वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व सर्वदा गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा आज नवयुधा भक्ती ह्याविषयी आपण घेणार आहोत भक्तीचे नऊ प्रकार भागवतामध्ये सांगितले आहेत श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनं विष्णूचे श्रवण कीर्तन स्मरण पदसेवा पूजा वंदन करणे दास्य करणे सख्य ठेवणे आत्मनिवेदन करणे याचा थोडा विचार केला तर हा पहिला आहे श्रवण कीर्तन आणि स्मरण या पहिल्या तीन भक्तीत नामप्रधान आहे पादसेवा पूजा आणि वंदन या दुसऱ्या तीन भक्तीत रूपप्रधान आहे दास्य सख्य व आत्मनिवेदन या तिसऱ्या तीन भक्तीत भावप्रधान आहे बघा तात्पर्य असे की नाम रूप व भाव म्हणजे भक्ती असे तुकाबाराय ज्ञानोबाराय हे सांगतात तुकाराम महाराज म्हणतात नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित माऊली म्हणतात करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भव लक्षण जनक प्रमाण दावितो भक्ती एकच मात्र तिचे प्रकार नऊ आहेत ज्याप्रमाणे एक गहू प्रकार बहू एका गव्हापासून चपात्या पुऱ्या घुगऱ्या लापशी खीर शिरा लाडू शंकरपाळी कुरडया हे नऊ पदार्थ होतात मात्र गहू या सर्वांमध्ये आहे तुकोबारायांनी संतांना विनंती केली आहे नवविधा काय बोलिले जे भक्ती त्यावे माझी हाती संतजनी जो नवविध भक्ती जाणतो तोच शुद्ध असे तुकाबाराय म्हणतात तुका मने नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध ज्ञानोबाराय म्हणतात मन राम होण्याकरता मी नऊ प्र प्रकारची भक्ती केली श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णू स्मरण केले अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले मन हे राम झाले मन हे राम झाले रामचरित मानसमध्ये प्रभू प्रभू रामचंद्रांनी शबरीस नऊ प्रकारची भक्ती सांगितली आहे मात्र ही साधन भक्ति म्हटली जाते नवधा भक्ति कहू तोही पाही सावधान सुनो धरू मनमाही प्रथम भगती संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा गुरुपद पंकज सेवा तिसरी भगती अमान चौथी भगती मम गुण मन मम गुणगान करई कपट तजी गान मंत्र जप मम दृढ विश्वासा पंचम भजन सौवेद प्रकाशा छट दल सील बिरती बहुकर्मा निरत निरंतन सज्जन धर्मा सातवा सम मोही मम जग देखा, मोते संत अधिक कर लेखा आठवी जथा लाभ संतोषा सपने हो नाही देखई परदोषा नवल सरल सब सन हीना, मन भरोसे हिये हर्ष न दिना तुलसीदास म्हणतात बघा पहिली भक्ती संतांचा संग करावा दुसरी भक्ती माझ्या कथेमध्ये म्हणजे ऐकण्यात प्रेम ठेवावे तिसरी भक्ती म्हणजे गुरुचरणी सेवा चौथा आहे कपटरहित माझे गुण गावे पाचवे म्हणजे दृढ विश्वास धरून माझ्या नामाचा मंत्र जपावा व प्रासादिक वाणीने भजन गावे सहावे म्हणजे इंद्रियावर ताबा ठेवावा सदाचारी विरक्त राहून कर्म करावे व सज्जनांनी सांगितलेल्या धर्माचे पालन करावे सातवं संपूर्ण जग माझे स्वरूप समजावे माझ्या भक्तांना माझ्यापेक्षा मोठे मानावे कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहावे स्वप्नातसुद्धा दुसऱ्याचे दोष पाहू नये नऊ म्हणजे सर्वांशी सरळ राहणे कोणाचा छळ करू नये माझ्यावर विश्वास ठेवून संसारी पदार्थापासून होणाऱ्या लाभ अथवा हानी यामुळे सुखी अथवा दुःखी होऊ नये त्याचप्रमाणे भागवतातही नऊ भक्तीचे नऊ जणांना उद्धार झाला तो श्लोक या ठिकाणी दिलेला आहे श्री विष्णू श्रवणे परीक्षिती भय दोया सत्य कीर्तने प्रल्हाद स्मरणे तंग जी जिग्र भजने लक्ष्मी पूजने अक्रूरस्तत्व भी वंदने च भग हनुमान दास्यच्च सख्य सख्यार्जुन सर्वस्वात्मनिवेदने बलिर्भूत मेषम समम म्हणजे विष्णू श्रवणामुळे परीक्षिती राजा श्री विष्णू श्रवणे परीक्षित म्हणतात कीर्तनामुळे नारद व शुकाचार्य स्मरणामुळे प्रल्हाद पादसेवनामुळे लक्ष्मी पृथुराजा पूजनामुळे अक्रूर हा वंदनामुळे भक्तीमुळे हनुमान भक्तीमुळे अर्जुन व आत्मनिवेदन भक्तीने बळीराजा या नऊ जणांना कैवल्य म्हणजे मोक्ष मिळाला रामायणामधील नवविधा भक्ती व त्यांचे अधिकारी या ठिकाणी सांगितले आहेत धन्य रामकथा श्रुतो हनुमान वाल्मिक कीर्तने सीता संस्मरणे तथैव भारत श्रीपादुका सेवने पूजाया शबरी प्रणाम करणे लंकाधिपो लक्ष्मणो दास्य सख्य कृते अर्कत जो व्रत प्राणो जटायू स्वयं ते धन्य आहेत श्रवण करणारा हनुमान अद्याप हनुमान ज्या ज्या ठिकाणी नामकथा असते त्या ठिकाणी गुप्त रूपाने हजर असतात किंबहुना रामप्रभूंकडून त्यांनी तसा वर मागून घेतला आहे रामायणात म्हटलं आहेत यत्र यत्र कथालोके विचरेषु प्रतिरसुभा तत्र तत्र गतिर्वेषु श्रवणार्थ सदैव ही दुसरा ही कीर्तन भक्तीचे अधिकारी वाल्मिक ऋषी रामाचे शतकोटीने कीर्तन केले आहे कुजंत राम रामेती मधुरम मधुराक्षरम अरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम तिसरा हे स्मरण भक् स्मरण भक्तीचे अधिकारी म्हणजे सीता रामस्मरणामुळे अशोकवनातील स्थावर जंगम स्थावर जंगम पदार्थ रामय झाले सीतेची प्रकृती इतकी कृश झाली होती की बोटातील अंगठी मनगटात जात होती चौथी आहे पादसेवन पादसेवन भक्तीचा अधिकारी भरत चौदा वर्षे सिंहासनावर रामपादुका ठेवून राज्य सांभाळले पादुका मस्तकावर धारण केल्या पाचवी आहे पूजा भक्ती म्हणजे जे अधिकारी आहेत शबरी राम आश्रमात आल्याबरोबर शबरीचा भाव पाहून राम सीता विराह थोडे विसरले शबरीने उष्टी बोरे दिली रामाने आवडीने खाल्ली लक्ष्मणाने मात्र बोरांची अवहेलना केली बोरांचा द्रोण मागच्या मागे फेकून दिला महात्मे सांगतात त्या द्रोणाचा द्रोणगिरी झाला लक्ष्मणास जेव्हा मेघनाथाची शक्ती लागली तेव्हा हनुमंतांनी द्रोणगिरी पर्वतच आणला व बोरांच्या बियापासून ज्या वनस्पती तयार झाल्या त्या औषधामुळे लक्ष्मण शुद्धीवर आला सव्या आहे वंदन भक्ती याचे अधिकारी आहेत विभीक्षण रामा सतत वंदन करत होता सत्वा आहे दास्य भक्ती व दास्य भक्तीचे अधिकारी लक्ष्मण कारण लहानपणापासून रामाची सतत सेवा करीत असे अगदी अवतार संपेपर्यंत रामाची सतत सेवा करीत राहिले हनुमानापेक्षा लक्ष्मण हे ज्येष्ठ सेवक आहेत आठवी आहे सख्य भक्ती अधिकार सुग्रीव होता रामाशी मैत्री केली सीता शोधास मदत करून प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नववे आहे आत्मनिवेदन भक्तीचे अधिकारी आहेत जटायू कारण सीता राम सीता रावण घेऊन गेला ही बातमी सांगण्याकरता जटायू रावणाशी युद्ध करून जखमी अवस्थेत रामाची वाट पाहत होते रामास सर्व समाचार सांगितला जट रामाने जटायूस म्हटले मी तुला दुःख मुक्त करतो दिव्य देह मनवतो पण जटायू बोलले ज्याचे नाम मरताना मुखात आल्यानंतर अधम असला तरी मुक्त होतो मग मरताना प्रत्यक्ष रामजवळ आल्यानंतर हा देह कशा करता ठेवावा जाकर नाम मर्तमुख आवा अदम्मऊ मुकुत होई श्रुती गावा सो समलोचन गोबर आखे राखो देह नात कहे खाके तात्पर्य रामाच्या मांडीवर देह सोडला व साकेत धाम गाठले अर्थात रामरूप झाला ही रामायणातील नवदा भक्ती <clears throat> याप्रमाणे नवविद्या भक्तीचे आपण मर्म जाणून घेतले आणि या कोटीचा विचार या ठिकाणी आपण संपवला पुढे ज्ञान या कोटी कोटीचा विचार करणार आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय